श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग छत्तीसावा श्री ईश्वर म्हणाले ज्या अर्थी वर सांगितल्याप्रमाणे आत्म्याला अवलोकन करून जीव पुन्हा जन्म घेत नाही त्या अर्थी त्या छिद्रूप एक सवसत्तेच्या आत स्थित असलेल्या स्वानुभवमय शुद्ध देवास तत्ववेत्ते रुद्र किंवा संसार दुःखाला घालविणारा ईश्वर सर्व जगाचा स्वामी ज समजतात सर्व बीजांचे बीज संसार रूपी वेलींचे सार कर्मांचे कर्म, ते निर्मल चित्सार आहे असे जाण स्वतः ज्याला कोणी कारण नाही असे ते शुद्ध चित्तत्व सर्व कारण समूहांचे कारण आहे सर्व क्रियाशक्तींचे मूळ आहे स्वसत्तेने सर्व पदार्थांना सत्ता देणारे आहे पण ते परमार्थत अकारण अभाव्य व अभावात्मक आहे सर्व बुद्धिवृत्तींना प्रकाशित करणारा चेतनात्मा जो जीव त्याने अंतःसार चेतन चिद्रूप प्रत्यगभूत बाह्य विषयांनाही बुद्धिवृत्तींच्या व्याप्तीने अभिव्यक्त करणारे विषयांचे अधिष्ठान तत्वभूत व आत्म्यालाच मायेने बहुरूपी बनविणारे चक्षुरादी व सूर्यादिक प्रकाशांचेही प्रकाशक चक्षुश्रोत्राधिकांनी प्रकाशित न होणारे अलौकिक प्रकाशरूप बीजौघाच्या रूपाने स्थित असलेले एकच बीज असे ते शुद्ध चिद्घन आहे असे ज्ञानी समजतात ज्यात पृथ्वी आप तेज वायू आकाशरूप सत विद्यमान नाही पण ते शांत सन्मय सत्यासत्य विरहित म्हणजे व्यावहारिक सत्याने प्रातिभाषिक सत्याने तीन अवस्थाने रहित आहे जगतसत्ता व कारण किंवा अव्याकृत सत्ता यांचा बोध झाल्यावर जे चिन्मात्र अवशिष्ट राहते तेच तू तत्वजाण दुसरे नाही तो आत्मात स्वतः रंजनबीजा स्वस्थेत रागात्मा होतो विषय स्मरण झाले असता स्वतःला चित्ताला क्षुब्ध करणारा रंजक होतो विषय संबंध झाला असता स्वतःला रंजन होतो त्याचा वियोग झाला असता चित्ताच्या मालिन्याचे निमित्त होत असल्यामुळे रज होतो व तो स्वतः अमूर्त स्वरूप असला तरी क्षणात चित्राधिकांनी रंजित झालेली मूर्त भिंत होतो या विस्तीर्ण चिद्रूप चित्तात कोट्यावधी जगदरूपी मृगतृष्णिका आजवर स्फुरण पावले आहेत हल्ली स्फुरत आहेत व यापुढेही स्फुरतील या स्वप्रकाशामध्ये केवल स्वसत्तेने हे जगदरूपी पद जरी संपन्न झालेले असले तरी अग्नीमध्ये ज्वाला निखारे ठिणग्या प्रभा इत्यादी वैचित्र जरी प्रत्यक्ष प्रतीत होत असले तरी उष्णता हाच एक ज्याचा स्वभाव आहे अशा वन्ही होऊन त्यात दुसरे काही असे नसते त्याप्रमाणे वस्तुत दुसऱ्या वस्तूचा अभाव असल्यामुळे काही झालेच नाही ज्या ज्या चित्तत्वाने महामेरूलाही आपल्या उदरात साठवले आहे असे हे परमाणूसारखे आहे असे ज्ञानी जाणतात म्हणजे ज्याने महामेरूलाही आच्छादित केले आहे असे ते परमाणुसारखे अत्यंत सूक्ष्म आहे असे समजतात ज्याने महाकल्प प्रमाणकालाला गिळून टाकले आहे त्याला एक निमेष म्हटले जाते ज्याने कल्पालाही सर्वत व्यापले आहे त्याने आपली स्वाभाविक निमिषता सोडली नाही केसांच्या शतशः विभाग लोक आग्राप्रमाणे अत्यंत सूक्ष्म असलेल्या याने सर्व पृथ्वी व्यापली आहे सप्तसागर हेच जिचे वस्त्र आहे अशी ती फार मोठी पृथ्वी त्याचा अंत जाणत नाही हा आत्मा वस्तुत संसार रचना करीत नसतानाच कर्तृत्वास प्राप्त झाला आहे म्हणजे उपाधीद्वारा महाकर्म करीत असूनही स्वतः काही करीत नाही हा सर्वाधार असल्यामुळे जरी द्रव्य आहे तरी तो गुणकर्माचा वास्तविक आधार नसल्यामुळे निर्द्रव्य आहे आणि स्वतः असंग असल्यामुळे जरी सर्व द्रव्यरहित असला तरी हा मायोपाधिक द्रव्यवान झाला आहे तो वस्तुत देहरहित आहे तरी ब्रह्मांड हे त्याचे शरीर आहे पण तो जरी कल्पित ब्रह्मांड शरीराने महाकाय असला तरी वस्तुत अशरीर आहे हा साठ घटिकात्मक दिवस असला तरी तो पहिल्या सहा घटिकात्मक प्रातकालच आहे पण वस्तुत हा आद्य मुहूर्तही नाही आजही नाही व प्रातकाळही नाही पण त्या प्रातरादी शब्दांचे अधिष्ठान चैतन्य हाच जर त्या शब्दांचा अर्थ असेल तर तो त्या सर्व शब्दांना योग्य आहे त्याचप्रमाणे उन्मत्त पुरुष बालक इत्यादिकांनी उच्चारलेले भ्रिंडी भ्रिंडी विचित चलित गुलुगुलू इत्यादी जे निरर्थक शब्द तेही तोच आहे तात्पर्य जे सत्य सार्थक वेदशास्त्रादी शब्दजाल तेही हाच आहे जे सत्य ब्रह्म नाही ते या सृष्टीत विद्यमानच नाही व जे हा पुरुष नाही तेही येथे नाही ज्याच्यामध्ये सर्व आहे ज्याच्यापासून हे सर्व झाले आहे हे जो सर्व आहे व जो सर्वत आहे जो सर्वमय नित्य आहे त्या सर्वात्म्याला नमस्कार असो म्लान न झालेल्या कोवळ्या पालवींनी व हिरव्या जून पानांनी मालांप्रमाणे लोंबणाऱ्या लतांच्या सर्व बाजूंनी लतांकडून आलिंगत दिला गेलेला आलिंगन दिला गेलेला असा कांत त्यामुळेच ज्याच्या खांद्याच्या वगैरे मध्यभागी प्रवेश करता येणे शक्य नाही व जो स्वतः निर्मल आहे म्लान झालेला नाही अशा या वृक्षाने पुष्पे फळे पल्लव भ्रमर पक्षी इत्यादिकांच्या समृद्धीने विलास करणाऱ्या व सहज श्रमा वाचून चंचल मेघांचे विभ्रम उत्पन्न करणाऱ्या स्वतःच्या लक्ष्मीने इतर वनादिकांतील लक्ष्मीरूपी लता आपल्यामध्ये साठविल्यामुळे जणू काही सर्व सौंदर्यांची घट्ट मूठ मिटली आहे किंवा पल्लव व पाने यांनी सुशोभित अशा वनमालांनी युक्त झालेल्या पुरुषांमध्ये मल्ल म्हणजे श्रेष्ठ अमल म्हणजे परमार्थत व वस्त्रभूषणाधिकांच्या योगाने निर्मल व जठरात चौदा भुवने साठवल्यामुळे गहन अशा विष्णूने जगाला मोहित करणारे सौंदर्य व विलास यांनी युक्त असलेल्या व चंचल मेघांचे विभ्रम उत्पन्न करणाऱ्या स्वदेह लक्ष्मीच्या योगाने स्वतःला आलिंगन देणाऱ्या लक्ष्मीरूपी ललनेलाही मिटलेल्या मुठीप्रमाणे अविरल आपल्यापासून अपृथक केले आहे किंवा परमार्थत म्हणजे विचित्र कामकर्म वासनांच्या योगाने गहन झालेल्या अविद्यारूप मलाने पल्लवासारख्या यांच्या सूक्ष्म व पर्णासारख्या त्यांच्या कार्यभूत स्थूलभूतांनी आणि वनरूपी मलांनी मालेप्रमाणे परंपरारूप झालेल्या जगांची जी लक्ष्मीरूप लता तिला आकाशातील मेघांच्या गर्जनेप्रमाणे जिची सहज होणारी गर्जना आहे अशा महावाक्य स्मृतीने एक मल्ल दुसऱ्या मल्लाला मारण्यासाठी जशी घट्ट मूठ मिटतो त्याप्रमाणे केवळ चिदेक रस बनवले आहे इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे षट्त्रिशः सर्ग श्रीराम